एक लग्न असेही भाग एकविसावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले समीर शर्वरी आणि नताशा तिघे एकत्र आले आणि आता पुढे मी काहीतरी विचारतोय तुला नताशा त्याचा आवाज वाढलेला शर्वरी त्याच्याकडे एकटक पाहत होती समीर प्लीज जाऊ दे आपण जाऊयात का इथून प्लीज तसे आता तिच्या सांगण्याने काही फरक पडणार आहे का ते दिवस तर माघारी येणार नाहीत ना शर्वरी म्हणाली नताशा म्हणते थांब तू शर्वरी तू तर जिंकलीस की मग आता का पळते आहेस हो मी वागले हिच्याशी अशी कारण समीर तुझ्यावर मीही प्रेम करत होते आणि everything is fair in love and war हे तुला माहीत असेल समीर सांगतो मग भेटलो का मी तुला तुझ्या अशा वागण्याने उलट आता चांगली असणारी फ्रेंडशिपही तुटेल काय भेटलं तुला काहीच नाही नताशा म्हणते हे बघ समीर जो झाला तो पास्ट होता मग आता तो चेंज करता नाही येणार ना त्यावेळी मला जे योग्य वाटले ते मी केलं समीर सांगतो हो पण माझं मन तोडलंस त्याचं काय तू माझ्याकडे आली होती की तिला धडा शिकवायचा असेल तर माझ्याशी फ्रेंडशिप कर आता हे सुद्धा सांग ना तिच्या समोर काय मी काय बिघडवलं होतं ग तुझं शर्वरी म्हणाली नाही बिघडवलं तू काही माझं पण समीर आणि रोनितचं बोलणं एकदा मी त्यांच्याही नकळत ऐकलं होतं की त्याने आधीच तुला कुठेतरी पाहिलं होतं आणि त्याला तू आवडतेस मग मला रेस नव्हती घ्यायची त्याच्यासोबत राहता यावं म्हणून मी हा गेम खेळला पुढे जाऊन कधीतरी माझ्याबद्दल याला काहीतरी वाटेल पण नाही याला नाहीच काही वाटलं आणि आता झालं ना भेटला की तुम्ही दोघही मग आता का हे सगळं उगळताय समीर म्हणतो अगं सॉरी म्हणायचं सोडून तू अशी काय बोलते आहेस हेच आणि म्हणून दुसऱ्याचं वाईट करायचा विचार करू नये नाहीतर स्वतःवर पण तीच वेळ येते नताशा बोलते बघेन माझं मी हा समीर हे लगेच असं बोललंच पाहिजे का समीर सांगतो हो कारण तुला तेच कळतंय असं मला वाटतं पण यापुढे माझ्या आणि पासून दूर राहायचं बस झालं मला वाटलं सॉरी म्हणशील पण नाही आणि शर्वरी मी आज सांगतोय तुला कॉलेजमध्ये असताना हिच्या सांगण्यावरून मी तिला गर्लफ्रेंड आहे असं सांगितलं पण तसं काही आमच्यात नव्हतंच माझ्यासाठी ती एक चांगली फ्रेंड होती पण आता तर तीही नाही चल आपण निघू तो तिला हाताला धरून घेऊन निघाला खाली येताच रोनितला म्हणतो रोनित मी निघतोय मला नाही थांबावं वाटत इथे बाय पुन्हा भेटू आपण ते दोघं बाहेर आले आणि कारमध्ये बसले घराच्या दिशेने कार वेगाने धावत होती समीर मनातून शांत नव्हता हे लगेचच कळत होतं समीर तू शांत होणार आहेस का जाऊ दे ना तू कार चालवत आहेस तू आधी नॉर्मल हो बघू तो सांगतो कसा शांत राहू यार शर्वरी तिला एक मैत्रीण म्हणून किती जीव लावला असेल ती तुझ्याबद्दल जे सांगेल ते ऐकत गेलो तुझ्याशीही वाईट वागलो त्याचं तर काहीच नाही तिला एक सॉरी म्हटली असती तर काय बिघडलं असतं सोड ना तू कोणाकडून एक्सपेक्ट करतोय तिने मला नाही सोडलं तर तुला कोण पण ते जाऊ देत तू आधी साईडला कार थांबव बरं त्याने तिच्या सांगण्यावरून कार थोडी साईडला थांबवली तो तिच्याकडे न पाहता बाहेर पाहत होता ती थोडी त्याच्या बाजूला सरली तिने त्याला जवळ घेतले समीर शांत हो ना प्लीज तो सांगतो किती दिवस आपले प्रॉब्लेम होते सांग ना मला नव्हतं कळत की तू का चिडत असायची एवढी आत्ता कळतंय ग एका फ्रेंडवर विश्वास ठेवला आणि त्याने तो तोडला तर कसं वाटतं ते तो राग तुझा तिच्यावर होता आपलं एकमेकांवर प्रेम होतं पण एका तिसऱ्या माणसामुळे किती ताणतणाव होते आपल्यात तिच्या अशा फसवण्यामुळे तुझा माझ्यावर विश्वास बसत नव्हता तो निर्माण करताना कित्येकदा मला त्रास झाला असेल तुला माहीत आहे का सॉरी ना समीर आय एम सॉरी माझं चुकलं खरंच ती म्हणाली तो सांगतो तुझी काय चूक आहे त्यात तू का सॉरी म्हणत आहेस जिने म्हणायला हवं ती तर म्हणत नाहीये कदाचित तुझ्या जागेवर मी असतो तर मीही नसताच ठेवला विश्वास कुणावर पण इथून पुढे लक्षात ठेव तिसऱ्या व्यक्तीमुळे आपण आपला आनंद कधीच नाही हरवायचा त्यामध्ये तिचा विजय होत असतो ती म्हणते हो सगळं खरं आहे पण आता आपण का भांडतोय भांडत नाही ग मी सांगतोय माझं मन मोकळं करतोय वेडी तिला घट्ट मिठी मारत तो बोलला ती म्हणते बरं ते सगळं जाऊ दे ना आता नाही करायचा ना या सगळ्या गोष्टींचा त्रास आता ठरलं ना आपलं तो सांगतो हो ग पण खर तर थोडा वेळ तरी लागेल बरं तू सध्या तो विषय मनातून काढ बरं आणि हे लक्षात घे की आपण काही खाल्लेलं नाही मला ना भूक लागली आहे चल ना कुठेतरी तिच्या या बोलण्यावर त्याने तिच्याकडे वेगळेच पाहिले आणि हसत म्हणाला हम्म चल काय रे हसतो काय आहेस त्याला हलकेच एक फटका मारत ती म्हणाली कार एका हॉटेलजवळ थांबली छानपैकी जेवण करून ते घरी निघाले एकमेकांना एकमेकांच्या मनातील गोष्टी कळाल्या होत्या आणि ज्याचा नक्की त्रास होत होता हेही कळालं होतं मन स्वच्छ झाली होती आणि ती कायमची एक झाली होती पुन्हा कधीच न तुटण्यासाठी त्यामुळे दोघेही खुश होते पण नताशाचं हे वागणं आता समीरच्या मनात सलत होतं शर्वरी तर नॉर्मल झालेली पण समीरला याचा त्रास होऊ लागलेला समीर आणि शर्वरी घरी आले घड्याळात दुपारचे अडीच वाजले होते ती किचन मध्ये पाणी पिऊन यायला निघणार तर त्याने तिला ओढतच बेडरूम मध्ये आणले अरे काय करतोय तू ती म्हणाली चल माझ्या शेजारी बस मला तुझा वेळ हवाय तो म्हणाला ती म्हणते अरे मी काय कुठे पळून चाललीये का ती त्याच्याकडे पाहत स्माईल करत होती तिला बेडवर बसवले आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला तुला माहित आहे त्या दिवशी तू ड्रिंक घेतली होतीस हो ते चुकून त्याचं काय ती विचारते तो सांगतो तू मला सगळं सांगितलं त्या प्रभावाखाली आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम असल्याचंही कबूल केलं होतं ती पुन्हा विचारते मग त्याचं काय आत्ता का आठवते तुला ते तो सांगतो कारण त्यावेळी पहिल्यांदा मी तुला माझ्यासाठी तळमळताना पाहिलं ते क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच नाही विसरू शकत डिअर शर्वरी समीर त्या दिवशी असा का बोलला होतास मला की तिची जागा इथे आहे तिने विचारले कारण तू वेडी आहेस मी जळवत होतो तुला आणि तू वेडी कुठली जळत होती तो उठला आणि तिला जवळ ओढले खरंच वेडी आहेस तू खरं तर तू त्या दिवशी माझ्या अंगावर चहा सांडवला मी तुला धडा शिकवायला म्हणून लग्नाला हो म्हणालो पण नाही जमलं ग मला ते कुठेतरी तुझ्याबद्दल असणार प्रेम तेव्हाही जिवंत होतं मनात ती म्हणते पण म्हणजे बघ ना जे घडणार असतं ते कुणीच बदलू शकत नाही याचा अर्थ हाच झाला ना हो तसही असेल किंवा त्याने आधीच आपली जोडी जमवलेली असेल तो तिच्याकडे तिरकस पाहत बोलला आणि दोघे पण हसू लागले दोघांच्या बराच वेळ गप्पा आणि हसणं चाललेलं दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा ऑफिस सुरू होणार होतं दोन दिवसांनी श्रिया आणि रोहनची मॅरेज अनिव्हर्सरी होती तिने समीरकडून आधीच त्या दोघांचा छान फोटो मिळवलेला आणि त्यांच्यासाठी फ्रेम बनवायला दिली होती दोघेही त्या दिवशी लवकरच घरी येणार होते आज श्रिया आणि रोहन ब्रोची अॅनिव्हर्सरी शर्वरी ऑफिस बाहेर समीरची वाट पाहत होती त्याला कुठपर्यंत आला आहेस हे विचारावं म्हणून कॉल करायला मोबाईल हातात घेतला तर समोर त्याची कार येऊन थांबलेली दिसली ती धावतच जाऊन बसली काय रे किती वेळ एवढा वेळ का झाला अगं ट्राफिक पाहिलेस का तू वैतागलो मी तो सांगतो ती म्हणते बरं ओके फ्रेम घ्यायला तर शॉपवर थांबायचं आहे लक्षात ठेवा अरे हो विसरलोच मी माझं डोकं ना जरा खराब झालं या ट्राफिकने तो चिडत होता आणि ती हसत होती तू का हसते आहेस तो विचारतो तू चिडल्यावर ना खूप भारी दिसतोय म्हणून ती सांगते तुला आता मजाक सुचतोय ना तो तिला म्हणत होता आणि त्याचा मूड ठीक व्हावा म्हणून तिने त्याच्या गालावर किस केले काही वेळाने ती म्हणते समीर इथे साईडला घे रे कार आणि मी आलेच ते फ्रेम घेऊन ओके हम्म लवकर ये ती पाच दहा मिनिटात आली पाठीमागचे डोअर उघडून ती फ्रेम पाठीमागे ठेवली आणि पुढे येऊन बसली तिच्या हातात केकही होता अरे केकही आणलास बरं झालं हो म्हणजे काय ती म्हणाली पंधरा मिनिटांनी ते घरी पोहोचले डोअरबेल वाजवली तसे रोहननी डोअर ओपन केले काय किती वेळ आज खूपच वेळ लागला रे दोघांना रोहन विचारतो अरे ट्राफिक होतं ब्रो सॉरी समीरने ती फ्रेम खाली ठेवत सोफ्यावर जाऊन बसला शर्वरी फ्रेश होऊन डायरेक्ट किचन मध्ये गेली जिथे श्रिया आणि मॉम होत्या काय मदत करू अरे तू आलीस बराच वेळ झाला ग मॉम म्हणाल्या शरू सांगते हो ट्राफिक होतं ना त्यामुळे पण सगळं तयार आहे तुमचीच वाट पाहत होतो श्रिया म्हणाली त्यात तिचा भाऊ आणि वहिनीही आलेले त्यामुळे घर भरले होते हा केक म्हणत तिने तो श्रियाकडे दिला चला बाहेर जाऊन थांबू मॉम श्रिया तिची वहिनी शर्वरी सगळेच हॉलमध्ये आले अरे ब्रो केक कट करून घेऊया की समीर म्हणाला रोहन सांगतो अरे थांब आणखी एक जण येणार आहे तुला सरप्राईज एवढ्यात डोअरबेल वाजली बघ आलीच वाटतं म्हणत डोअर ओपन केले आणि नताशा आत आली तसे समीर आणि शर्वरी दोघांनी एकमेकांकडे पाहिले दोघांच्याही चेहऱ्यावरचे रंग उडाले पण समीरने तसं काही रोहन समोर दाखवलं नाही अरे नताशा काल दिसली मला एक ठिकाणी म्हटली ये तू ही सरप्राईज झालं ना तू रोहन म्हणाला हो म्हणजे काय हाय खोटच हसत तो म्हणाला आणि शर्वरीजवळ येऊन थांबला मी आलोच म्हणत तिचा हात पकडला आणि तिला त्यांची असलेली बेडरूम मध्ये घेऊन गेला ती म्हणते समीर अरे सगळ्यांसमोर असं का घेऊन आलास मला ही का आली असेल इथे माझ्या डोक्यात जाते ती ऑलरेडी माझा मूड खराब आहे तो बोलला ती सांगते हो मी सुद्धा शॉक झाले पण आता काय करू शकतो का तू शांत हो ना बाहेर किती जण आहेत अरे तो म्हणतो हम्म प्रयत्न करतोय ग मी समीर शर्वरी बाहेर येताय ना मॉमचा आवाज आला तसा शर्वरी तू हो पुढे मी आलोच फ्रेश होऊन हो लव्ह यू ना समीर शर्वरी म्हणाली हो लव यू टू डिअर तो वॉशरूम मध्ये गेला आणि ती बाहेर आली समीर काय करतोय मॉम विचारतात तो फ्रेश होतोय मॉम जरा डोकं दुखतंय ना त्याचं तिने नताशाकडे नजर टाकत बोलली कशाने असं अचानक मॉम म्हणाल्या ऍक्च्युली मधील कामामुळे असेल मे बी चला ना आपण तयारी करू तो येतोय असं म्हणत ती किचनमध्ये केक घ्यायला गेली समीरही फ्रेश होऊन आला केक कट केला आणि सगळ्यांनी त्या दोघांना विश केलं केक खाऊ घातला आणि आता जेवायला बसणार होते समीर नेहमीसारखा नताशाशी बोलत नाही हे रोहनच्याही लक्षात आले आणि नताशालाही आपण उगाच आलो अशी फिलिंग येत होती मागील काही दिवसांपासून ती समीरला रोज फोन करत होती ते गेट टुगेदरला घडलं त्याच्या नंतरच्या दिवशी तिने त्याला कॉल केला आणि त्याची माफी मागितली पण समीरचं म्हणणं होतं की तिने शर्वरीची माफी मागावी त्यासाठी ती बिलकुल तयार नव्हती आणि म्हणूनच त्यानंतर तिचे कॉल तो उचलत नव्हता आज तो मध्ये होता तर ती कॉलवर कॉल करत होती आणि त्याचमध्ये कामात काहीतरी चूक झालेली आणि म्हणून समीरची चिडचिड चाललेली काय रे तुम्ही दोघं बोलत नाही आहात शर्व तरी ओळख करून द्यायचीच ना रोहन समीर आणि नताशाला म्हणाला हो अरे जरा डोकं दुखतंय माझं उगाच म्हणायचं म्हणून रोहन समोर त्याने शर्वरी आणि नताशाची ओळख करून दिली त्या दोघींनीही आधीची ओळख नसल्यासारखं दाखवलं जेवण करून समीर आणि शर्वरी दोघेही निघणार होते नताशा सुद्धा निघणार होती तिच्या आधीच समीर खाली लगेचच निघून गेला आणि त्याच्या पाठीमागे नताशा शर्वरीला सगळ्यांचा निरोप घेऊन निघणं गरजेचे होते ती मॉम डॅड यांच्या पाया पडून श्रिया आणि रोहन तिचा भाऊ आणि वहिनी यांचा निरोप घेऊन खाली आली तर समीर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला शर्वरी विचारते काय झालं समीर ती गेली का हो समीर म्हणाला ओके चल निघूयात का ती म्हणाली तो सांगतो शर्वरी माझी खूप चिडचिड होते ग मग नको ना करू तू चिडचिड गेली ना ती आता जाऊ दे शरू म्हणाली अगं मी बोलत नाही तरी कॉल करते ती मला आज तर तिच्यामुळे कामात चूक झाली तो म्हणाला ती विचारते काय पण आता ती तुला कॉल का करतेय तो सांगतो सोड निघू आपण ती म्हणते नाही समीर असा अर्धवट का बोलतो आहेस आता मला कळायला हवं तो सांगतो काही नाही ग म्हणते फ्रेंडशिप तोडू नको यु नो ती भारतात का परतली आहे का शरू विचारते अगं तिचा नवरा या जगात नाही दोन महिन्यांपूर्वी तो गेला तिला इथे जॉब पाहायचा आहे मुलीची जबाबदारी आहे तिच्यावर म्हणूनच त्या गेट टुगेदरच्या दिवशी तू आम्हाला तसं पाहिलेस ती मला बिलगून रडत होती तो सांगतो बाप रे तिचा नवरा गेला आणि एक मुलगीही आहे शरू म्हणाली समीर म्हणतो पण मला नाही बोलावं वाटत तिच्याशी खूप चुकीची वागली ती माझ्यापेक्षा तुझ्यासोबत आणि सॉरी नाही म्हणायचं तर अशी माणसं नकोच मला बर, पण आता आपलं ठरलं ते विसरलास का तू आपण आपल्या आयुष्यात खुश राहायचं आहे नको ना तिचा विषय ती म्हणाली हो बर, ओके म्हणत त्याने कार सुरू केली काही वेळातच ते त्यांच्या घरी पोहोचले शर्वरीला थोडी भीतीच वाटत होती तिचा नवरा नाही म्हणजे अवघड आहे समीर तिच्याशी बोलत नाही ते एका अर्थाने बरंच झालं का आली ती पुन्हा आमच्या आयुष्यात सगळं छान चाललेलं की आमचं नको बाबा ती ती विचार करत बेडवर पडलेली तिला असं विचारात बघून तो तिच्या जवळ येतो काय कसला विचार चाललाय मॅडमचा काही नाही रे मग आता ती एकटी राहते का रे पुन्हा ती काही प्लॅन नाही ना करायची आपल्याला दूर करण्यासाठी ती त्याच्या खुशीत शिरत बोलली समीर म्हणतो वेडी आहेस का ती भले प्लॅन करेल पण तो वर्क तर झाला पाहिजे तो कॉलेजमध्ये असताना झाला कारण आपण वेगळे होतो आता एकत्र आहोत आपण सोबत आहोत तर ती काही वाकडं करू शकत नाही ती म्हणते हो खरंच की हा विचार नव्हता केला रे मी तो सांगतो हम्म कारण माझी बायको वेडी आहे तिला सगळं सांगावं लागतंय की आपला एकमेकांवर विश्वास असला तर कोणी काही करू शकत नाही यावर तिने थोडे उठून त्याच्याकडे पाहिले काय पाहते आहेस हा तो म्हणाला ती बोलते काही नाही तू सोबत आहेस याची खात्री करते कधी कधी वाटतं हे स्वप्न तर नाही ना डोळे उघडतील आणि कळेल अरे हे तर स्वप्नच होतं नाही होणार असं काही चांगला विचार करावा ग आणि आता कसलाही विचार करणार नाहीस तू झोप चल तो म्हणाला thanks Sameer for always being with me ती म्हणत होती आणि तिला त्याने जवळ घेतले आणि डोक्यावरून प्रेमाने थोपटू लागला ती तर झोपली लगेच पण त्याला जरा वेळाने झोप लागली सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जायचं तर समीर उठला पण ती अजूनही झोपलेली त्याचं आवरून झालं तरी ती जागी नाही झाली म्हणून तो तिला उठवू लागला शर्वरी काय ग बरं नाही वाटत का तुला हो अरे आज उठूच वाटे ना ती म्हणते तो विचारतो ऑफिसला जाणार आहेस का नाही ती सांगते नाही मी घरीच राहते तुला बर वाटत नसेल तर मी थांबू का आज तो म्हणाला शरू सांगते नको अरे तुझा बरं मग मी जातो पण जर जास्त काही वाटलं तर मला कॉल कर मी लगेचच येतो काय समीर म्हणतो हो रे बर मी निघतो बाय काळजी घे म्हणत तिच्या कपाळावर ओट टेकून तो निघाला जाताना डोअर ओढून घेतले आणि तो गेला समीर कामाच्या गडबडीत तिला नंतर कॉल करायचा विसरला ऑफिसमधून निघताना त्याला आठवलं की तिला घ्यायला नाही जायचं ती तर घरीच आहे तो डायरेक्ट घरीच आला स्वतः जवळच्या कीजने डोअर ओपन केले आणि शर्वरीला हाक मारू लागला शर्वरी लाईट्स पण बंद आहेत काय करतेय म्हणत तो बेडरूममध्ये येऊन पाहतो तर ती अजूनही झोपलेली ती कणत होती बहुतेक तिला काही त्रास होत होता तो म्हणतो शर्वरी काय हे अगं मी विसरलो तर तू करायचंस ना फोन हे काय ग ताप आहे तुझ्या अंगात ती सांगते अरे म्हंटल तू बिझी असशील कशाला उगाच काय उगाच चल बरं आत्ताच्या आत्ता दवाखान्यात चल तो तिला उठवत होता आणि तिला उठायलाही जमत नव्हतं काय हे शरू तू काही खाल्लंही नसणार आहेस ना मला अजिबात नाही आवडलं हे सॉरी ना समीर तिने कान पकडले तू झोप मी डॉक्टरांना घरीच बोलवतो त्याने पटकन डॉक्टरला कॉल लावला आणि घरी बोलवलं तिला आणि स्वतःलाही कॉफी बनवून घेतली तोपर्यंत डॉक्टरही आले तिला चेक करून काही औषधं लिहून दिली काय झालंय डॉक्टर समीर विचारतो काही नाही व्हायरल इन्फेक्शन आहे डोंट वरी फक्त काही न खाल्ल्याने अशक्तपणा आलाय लिहून दिलेली औषधे आणा बरं वाटेल ओके थँक्यू म्हणत त्यांना बाहेर सोडून आला काय ग तुला तुझी काळजी नाही का घेता येत मला एकतर काही येत नाही करायला आता पडून राहा मी औषधे आणि जेवण घेऊन येतो ओके पण लवकर ये ती म्हणते हो आलोच असे म्हणत तो गेला अर्धा तास झाला तरी तो काही अजून आलेला नव्हता ती त्याची वाट पाहत होती आपली शरू आजारी पडलीय समीर तिची कशी काळजी घेतो शिवाय नताशा नावाचे प्रकरण सुरू झाले आहे काय होते ते पाहूया पुढील भागात शाहीनजी यांनी आपल्या चॅनलसाठी एक सूचना सुचवली आहे तुमच्या सूचनेचा नक्कीच आम्ही विचार करू सूचनेबद्दल आभारी आहे सर्व प्रतिक्रिया देणाऱ्या माझ्या परिवाराला खूप धन्यवाद कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू